ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सव्वीसावा नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन परीक्षिताने विचारली महर्षी लोकांना या ज्या उच्च निश्च गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा तेव्हा शुकाचार्य म्हणाला कर्म करणारे लोक सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो त्यामुळे त्यांच्या कर्माच्या गतीसुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही म्हणून अनादी अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्यांचे विस्ताराने वर्णन करू परीक्षिताने विचारले भगवन आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळे आहेत तेव्हा शुक म्हणाला ते त्रलोक्याच्या आतच आहेत तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत याच दिशेला अग्निश्वात इत्यादी पितृगण राहतात ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजासाठी मंगल कामना करतात त्या नरक लोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकासह राहतात आणि भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तिथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात राजा काही जण नरकांची संख्या एकवीस आहे असे सांगतात आता आम्ही नामरूपाने लक्षणानुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत त्यांची नावे असे तमिश्र अंध तमिश्र रौरव महारौरव कुंभीपाक कालसूत्र अशीपत्रवन सुकरमुख अंधकूप क्रमीभोजन सदंश सप्तसुर्मी वज्रकंटक शालमली वैतरणी पयोध प्राणरोध विशसन लालाभक्ष सारमेयाजन अवेची आणि अयप्पान याशिवाय क्षारकर्दम रक्षोगन भोजन शूलप्रोत दंदशुक अवट निरोधन पर्यावर्तन आणि सूचीमुख हे सात मिळून एकूण अठ्ठावीस नरक निरनिराळ्या यातना भोगण्याची स्थाने आहेत जो पुरुष दुसऱ्यांचे धन संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तमिश्र नरकात ढकलतात त्या अंधकारमय नरकात त्याला अन्न पाणी न देणे दंडुके मारणे भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो अंधतमिश्र नरकात पडतो तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपडलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही म्हणूनच या नरकाला अंधतामिश्र असे म्हणतात या लोकामध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्रीधन इत्यादी माझेच आहेत असे समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच वेग असतो तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रवरव नरकात जाऊन पडतो या लोकात ज्याने ज्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील परलोकात यमयतना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारे कष्ट देतात म्हणून या नरकाचे नाव रौरव असे आहे रुरु हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एक प्रकारच्या जीवाचे नाव आहे असाच महारौरव नरक आहे जो दुसऱ्या कुणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालनपोषण करतो तो या नरकात जातो कच्चे मांस खाणारी रुरू त्याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतो त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेलात शिजवतात जो मनुष्य या लोकी माता पिता यांना विरोध करतो त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात याचा घेर दहा हजार योजने आहे येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने त्या भयंकर तापलेले असते तेथे पोचलेला पापीजीव तहान भुकीने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते तो इतका बेचैन होतो की तो कधी बसतो कधी झोपतो कधी तडपडू लागतो कधी उभा राहतो तर कधी इकडे तिकडे धावतो अशा प्रकारे पशूच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितके हजारो वर्षेपर्यंत त्याची अशी दुर्गती होत राहते जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही आपला मार्ग सोडून अन्य धर्म स्वीकारतो त्याला यमदूत अशी पत्र वन नरकात घेऊन जाऊन चापकाने मारतात जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगाचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धाराच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडतो आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकात जाऊन पडतो तिथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात तेव्हा तो सरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो तेव्हा तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निरपराध प्राणी रडत ओरडत होते त्याप्रमाणे कधी आर्तस्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित पडतो जो मनुष्य या लोकी ढेकून इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकोप नरकात जाऊन पडतो कारण स्वतः ईश्वरानेच दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादीही त्यांची उपजीविका बनवली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतानी विधी निषेधपूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे ज्ञान त्याला दिले आहे इथे तो पशु मृग पक्षी साप इत्यादी सरपटणारे प्राणी दास ओवा ढेकून माशा इत्यादी त्यांनी त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूनी चावतात त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफडत करतो जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केल्याशिवाय तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कुणाला दिल्याशिवाय स्वतःच खातो त्याला कावळ्या समान मानले गेले आहे तो परलोकी क्रमी भोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो तिथे एक लाख योजने लांबरुंद असे एक किड्यांचे कुंड आहे त्यात यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायश्चित न घेणाऱ्या त्या पापी माणसाच्या दुसऱ्याला खाणे दिल्याशिवाय आणि हवन न करता खाणे या दोषांचे चांगल्या तऱ्हेने निवारण होत नाही तोपर्यंत तो तिथेच पडल्या पडल्या कष्ट भोगीत राहतो तिथे किडी त्याला टोचा मारतात आणि हा किडी खातो हे राजा या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून आपत्ती आलेली नसताना सुद्धा दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादींची चोरी करतो तिला मेल्यानंतर यमदूत संदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमट्यांनी कातडी उपडतात या लोके जर कोणी पुरुषांनी संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला तप्त सुरमी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चापकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करतात या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शालमली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काठी असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात ही नदी नरकाचा खंदक समजली जाते तिच्यात मलमूत्र पू रक्त केस नखे हाडे चरबी मांस मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत तिथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडचे तिकडचे जीव ओरबाडतात परंतु यामुळे त्यांचे शरीर सुटत नाही पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्माचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहतात जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजली देऊन या लोकी स्त्रियाशी संबंध ठेवून पशुप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पूविष्टा मूथ कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तूच खातात या लोकी जे ब्राह्मण लोक कुत्री किंवा गाडवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणाने घायाळ करतात जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात त्यांना परलोकी वैशेष नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात जो द्विज कामातूर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करवतो त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत टाकून वीर्य पाचतात जे कोणी चोर राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात त्यांना मेल्यानंतर सारमेया दन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारी सातशे वीस यमदूत कुत्री बनून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना व्यापारात किंवा दान वेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधारशून्य अविचिमान नरकात जाऊन पडतो तिथे त्याला शंभर योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते म्हणून त्याचे नाव अविचीमान असे आहे येथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाहीत म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा व्रत करीत असलेला कोणीही अथवा त्यांच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अयपान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून तप विद्या आचार आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही तो जिवंत असूनही मेलासारखाच आहे मृत्यूनंतर त्याला क्षार कर्दम नावाच्या नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तिथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात जो पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव राक्षस यक्ष इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबळीचे मांस खातात त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ्या यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कसायांच्या प्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होतात त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायाने फूस लावून आपापल्याजवळ बोलावतात आणि पुन्हा त्यांना काट्याने टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात त्यांना सुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शुळाने टोचले जाते त्यावेळी जेव्हा ते तहानभुकीने व्याकुळ होतात आणि कंक वटवाघुळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडाने त्यांना टोचू लागतात तेव्हा आपण केलेली सर्व पापे त्यांना आठवतात राजा या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात ते मेल्यानंतर दंदशुक नावाच्या नरकात जाऊन पडतात तेथे पाच पाच सात सात तोंडी असणारे सर्प त्यांच्या जवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळतात ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खड्ड्यात कोठीत किंवा गुहेत टाकतात त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटवतात म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात जो ग्रस्त आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने असे पाहतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकेल तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्याच्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे कंक कावळे होले इत्यादी वज्रासारख्या कठोर चोचीचे पक्षी बळजबरीने काढून घेतात त्या नरकाला पर्यावर्तन म्हणतात या लोकी जो ग्रस्त स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून जाते तसेच थोडीशी सुद्धा चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो तसेच पैसा मिळवणे वाढवणे आणि साठवून ठेवणे यासाठीचा जो निरनिराळी पापे करतो तो नराधम मेल्यानंतर सुचीमुख नरकात जाऊन पडतो तेथे अर्ध पिशाचे पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवतात हे राजा यम लोकात अशा प्रकारचे शेकडो हजारो नरक आहेत त्यापैकी ज्यांचा इथे उल्लेख झाला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही त्या सर्वांमध्ये सगळी अधर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळीपाळीने जातात याच प्रकारे धर्मात्मी स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा यांची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात तेव्हा शिल्लक राहिलेल्या पाप पुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी परत येतात धर्म आणि अधर्म या दोहोंपेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे आधीच वर्णन केलेले आहे पुराणामध्ये ज्या चौदा भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे तो ब्रह्मांडकोश एवढाच आहे साक्षात परमपुरुष श्री नारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणाने युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे याचे वर्णन मी तुला ऐकवले परमात्मा भगवंताचे निर्गुण स्वरूप जरी मनबुद्धीच्या आलाखेच्या पलीकडचे आहे तरीसुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचित ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकविल त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो संन्याशाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे परीक्षिता मी तुला पृथ्वी तिच्या अंतर्गत द्वीपे वर्षे नद्या पर्वत आकाश समुद्र पाताळ दिशा नरक ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले हेच भगवंताचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे हेच सर्व जीवसमुदायाचे आश्रयस्थान आहे या ठिकाणी सव्वीसावा अध्यायी समाप्त झाला आणि या ठिकाणी पाचवा स्कंद समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू